ਦੱਸਦੀ ਹੋ ਕਿੰਨਾ ਸੋਹਣਾ ਦੇਸ ਹੈ ਮੇਰਾ ਦੇਸ ਹੈ ਮੇਰਾ ਦੇਸ ਹੈ ਮੇਰਾ ਕਿੰਨਾ ਸੋਹਣਾ ਦੇਸ ਹੈ ਮੇਰਾ ਦੇਸ ਹੈ ਮੇਰਾ ਦੇਸ ਹੈ ਮੇਰਾ धरती सुनहरी अंबर नीला हो धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा बोले पपीहा कोयल गाय पपीहा कोयल गाए सावन घिर के आए ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहोत रेडिओ शिवनेरी मी प्रणिता आजचा विषय संक्रांती म्हणजे संस्कार क्रांती मागील भागामध्ये आपण काही भाग पाहिला होता आणि आज त्याचा आध्यात्मिक रहस्य आपल्याला ऐकायचं आहे या सणाचं विशेष महत्त्व आहे कारण पौष महिन्यामध्ये शेवटी भारतीय संस्कृतीत एक उत्साह यावा उमंग असावा म्हणून हा सण कडक थंडीमध्ये येतो आणि संक्रांत हा सण संक्रमणाचं प्रतीक आहे परिवर्तनाचं प्रतीक आहे म्हटलं जातं यत्र तू पूजते तत्र रमंते देवता जिथे नारीचं पूजन होतं तिथे देवांचं निवासस्थान असतं आणि भारतामध्ये अनेक देवींचं पूजन विविध रूपात केलं जातं कारण स्त्री ही त्यागमूर्ती प्रथम गुरु आणि घराचा आत्मा आहे भाग्यरेखा आहे आणि दीपस्तंभ आहे म्हणूनच विशेषकर हा सण स्त्रियांचा म्हणवला जातो या दिवशी विशेष कर स्नान केलं जातं ब्रह्महूर्तावर स्नान करतात काही जण तीर्थस्थानी जाऊन स्नान करतात यामागील अर्थ असा आहे संक्रमण काळामध्ये ज्ञानसागर परमात्म्याने दिलेल्या ज्ञानांनी स्वतःला भरपूर करण्याने आत्मा पुण्याची प्राप्ती करते आणि युगात जाण्याची अधिकारी बनते या दिवशी तीळ खाल्ले जातात किंवा खाऊ घातले जातात जेव्हा एखादी सूक्ष्म बारीक गोष्टीची तुलना करायची असते तेव्हा तिळाशी करताना दिसतात तसेच म्हणतात ना काय तिळा एवढी गोष्ट आहे म्हणजे छोटी सूक्ष्म तसेच आत्मा पण अतिसूक्ष्म असते म्हणून तिळाशी तुलना केली आहे आत्म्याचा आकार तसाच अंडाकृती तिळासारखा असतो तीळ खाणे अर्थात तीळ सूक्ष्म आत्म्याच्या स्वरूपात भावार्थात टिकणे हा त्याचा मतितार्थ आहे या दिवशी विशेषकर काही भागामध्ये पतंग उडवले जातात खासकर गुजरात आणि राजस्थानमध्ये पतंगोना उत्सव असं म्हटलं जातं जेव्हा आत्मा हलकी होते तेव्हा उडू शकते देहभानाला जडपणा म्हटला जातो आत्मस्मृती हलके बनवते व आपली दोर ईश्वराला सोपवली तर तिन्ही लोकांची सैर करता येते म्हणून आत्मउन्नतीची झेप आत्म उत्थानाची झेप याचं प्रतीक पतंग उडविला जातो पतंगनो त्यवहार असं गुजरात आणि राजस्थानमध्ये म्हटलं जातं तिळाचे लाडू खाणे तीळ नुसते खाल्ले तर कडू लागतात परंतु त्यात गूळ मिक्स करून खाल्लं तर स्वादिष्ट आणि गोड लागतात त्याच पद्धतीने आत्मा एकटी अध्यात्म मार्गावर चालली तर एकटेपणा जडपणा येऊ शकतो परंतु संगठन व शक्तीशी योग असेल तर ते सहज व्हायला लागतं लाडू हे एकता गोडवा संघटनाचे प्रतीक आहे मित्रांनो याच्यात विचार करा तिळाचे दान करण्याची सुद्धा विधी आहे जसे अन्नदान वस्त्रदान रक्तदान दीपदान तसेच तिळाचे दान करण्याची पद्धत आहे दानाने भाग्य बनते आणि ग्रहण सुटते परंतु अनेकांना दान देणे अवघड वाटते धनाचे दान देणे मोठी गोष्ट नाही मित्रांनो पण काम क्रोध मोह लोभ या विकारांचे दान देणे अवघड आहे आणि या कठीण वाटणाऱ्या गोष्टीस सोपे करण्याचा उपाय असा आहे जे पण मी कमी कमजोरी विकार त्याला तीळ समान समजायचं आहे आणि सूक्ष्म समजल्यामुळं आणि छोटं समजल्यामुळे दान देणं सोपं जाईल तीळ समान समजून देऊन टाकायचे मोठं अथवा अवघड नका समजू तर ते दान देणं सहज होईल या दिवशी काही ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला जातो विशेषत पंजाबमध्ये लोहडी नावाने हा उत्सव साजरा केला जातो मान्यता अशी आहे एक देवी होती लोहडी नामक तिने क्रूर राक्षसाला अग्नीत जाळून भस्म केले लोहडीचा खरा अर्थ आहे लव लव अर्थात प्रकाशाने लख होणे ज्ञानाचा प्रकाश पसरल्यावर अज्ञानाचा अंधकार मिटून जातो कलियुगाची रात्र ज्याने समाप्त होते ती म्हणजे लोहडी जीवन आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रकाशाने उज्ज्वल बनते थंडीच्या दिवसात संघटित व्हावे या योगाने हा उत्सव साजरा केला जातो योग ज्वाला प्रज्वलित करण्याचे प्रतीक लोहडी अथवा संक्रांती हा सण होय स्वास्थ्याला लाभ व्हावा हा सुद्धा या सणाच्या मागचा भावार्थ आहे थंडीतून गरमी यावी म्हणून तीळ शरीरात गरमी यावी पण मनात शांती असावी म्हणून गोड बोला गुळ गरम असतो गरम असतो ना गुळ गरम झाला तर त्याची दारूही बनते तसे माणूस नरम झाला की तो बेफाम होतो म्हणून तिळगुळ घ्या व गोड गोड बोला म्हणतात फक्त म्हणतो असं नाही ते करायचे ही पवित्र क्रांती म्हणजेच संक्रांती आपल्या जीवनातला अंधकार कडूपणा आणि जीवनात असलेली कडक संस्कारांची हे आपण जमा करून ठेवली त्याला समाप्त करणं म्हणजे संक्रांती आपल्या स्वधर्माला जागवणे म्हणजेच क्रांती आणि संक्रांती क्रांतीला टिकून ठेवण्याची ताकद पाहिजे ती मिळते धर्मातून आणि धर्मामध्ये आजकाल फक्त कर्मकांड राहिले आज जे पण आपण विधी करत आहोत संक्रांतीच्या दिवशी पण ज्या काही गोष्टी आपण करत आहोत त्या फक्त करत आहोत विधी समजून पण त्याचा मागचा अर्थ जेव्हा जाणू तेव्हा आपल्या जीवनात खरी क्रांती येईल क्रांती होईल दिवा उजळल्यावर प्रकाशात प्रकाश आपल्या जीवनात येईल ती खरी संक्रांती मानव धर्म आहे आणि दृढ संकल्प जेव्हा आपण करू मनात प्रतिज्ञा आपण घेऊ तेव्हा जीवनात खरी क्रांती येईल मला असं वाटतं आज संक्रांतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी तीन दृढ संकल्प करावे आम्ही कोणालाही त्रास देणार नाही होऊ देणार नाही हा पहिला संकल्प आपण करावा स्त्री विधवा आहे हे प्रतिकात्मक दाखवण्यामागे काय अर्थ आहे बदल करणे म्हणजे संक्रांत ना हे सर्व अत्याचार आहेत संक्रांतीमध्ये स्वार्थ सोडून आतताईपणा सोडून आपल्या स्वतःला बदल करायचा आहे संक्रांत म्हणजे दुसरा अर्थ आहे प्रगती आज पार्टींचे भांडणं शेजारी शेजारी भांडण किंवा देशादेशात भांडण पूर्वी आणि आताही तेच दिल्लीत दुकानात भाडोत्री लोक मिळतात पार्टीचे टोप्या बदलत राहतात आणि चेंज करत राहतात सांगण्याचा उद्देश इतकाच आहे ही क्रांती नाही क्रांती आहे समूळ बदल आपल्या विचारात कर्मात आणि व्यवहारात तिसरा संकल्प आहे संक्रांत म्हणजे बाहेर आणि मध्ये दोन्ही मध्ये बदल आपण बाह्य जगतात खूप बदल केला वस्तू साधनं आपल्याकडे सुधारित आली पण वागण्यात बोलण्यात मात्र बदल मात्र निगेटिव्ह झाला नकारात्मक झाला पूर्वीसारखा मान सन्मान पूर्वीसारख्या आपसामध्ये गोडवा प्रेम या सर्व सामंजस्याच्या गोष्टी कुठेतरी लोप पावलेल्या दिसतात आणि म्हणूनच संक्रांती सण हा फक्त स्त्रियांचा नाही तर हा पूर्ण समाजाचा पूर्ण विश्वाचा सण आहे आणि म्हणूनच स्त्रीला सुद्धा न समजता सबला समजावं कारण या स्त्रीमध्ये संस्कार गुण मेहमान किंवा पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं गुण असे अनेक गुण आहेत आणि म्हणून आज आपण चौथा संकल्प हा करा परचिंतन परदर्शन परमत यामध्ये मला फसायचं नाही न मला व्यर्थ ऐकायचंय न व्यर्थ दुसऱ्याला ऐकवण्याचंय कारण महाभारत सुद्धा फक्त द्रौपदीच्या दोन कटुवचनामुळे झालं आणि रामायणामध्ये ज्या पण घटना घडल्या कैकई आणि मंथराच्या वार्तालापामुळे घडल्या आणि म्हणून आपल्या जीवनाला जर बदल करायचा असेल तर खासकर स्त्रियांनी आपली पाच सौभाग्य लेणी जे आजच्या दिवसाचं संक्रांतीचं महत्त्व आहे त्याचा अर्थ आपण जाणून घ्यावा पाच सौभाग्य लेणी आहेत जोडवी अर्थात संबंधांना जोडणारी जोडणारी असावी दुसरं हिरवी साडी चुडा समृद्धी धनानी आणि गुणांनी भरपूर असणे ही त्याची निशाणी आहे मंगळसूत्र ते आहे आपुलकीचं प्रतीक आणि संबंधांना जोडण्याचं प्रतीक हळदी कुंकू सूक्ष्म वतन आणि परमधामची निशाणी आहे समृद्धीचं प्रतीक कलागुणांनी संपन्न आणि जोडणारी जर स्त्री घरात असेल तर आयुष्यभर सुखाचा आणि आनंदाचा संसार होईल घृणाभाव जुन्या आठवणी सोडून निराकार परमात्म्यासोबत संबंध जोडून नाते संबंध निभावणे आपला पाठ खूप चांगल्या पद्धतीने सांभाळणे हाच तर ह्या सणामागचा दिव्य भावार्थ आहे परंतु हा दिव्य भावार्थ आज आपण जीवनात आणत नाही म्हणूनच या गोष्टीपासून आपण दूर आहोत आणि ह्या भावाला समजून घेऊन जेव्हा आपण आचरणात आणू तेव्हा आपण आपल्या जीवनाला खूप उत्कर्षापर्यंत नेऊ असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय जीवनामध्ये हा बदल अन्न म्हणजेच खरी संक्रांती होय असत्याकडून सत्याकडे चला तामसिकतेकडून ज्योतिर्मय किंवा सतोप्रधानतेकडे चला मृत्यूकडून अमरत्वाकडे चला ही पाऊल उचलण्याचा हा वेळ आणि आपल्या जीवनाला बदलण्याचा वेळ म्हणजेच प्रतीक रूपात आपण संक्रांती साजरी करतो चला तर मग मित्रांनो खरी संक्रांती साजरी करू आणि आपल्या जीवनाला संपूर्णपणे बदल करू आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्कार हसत हसती हो किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा सुनहरी अंबर नीला हो धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा बोले पपीहा कोयल गाए पपीहा कोयल गाए सावन घिर के आए ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा